रामकृष्ण गोविंद एक प्रश्न आहे विचारलेला त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ आपण थोडस चिंतन करणार आहोत प्रश्न असा आहे राजा परीक्षितीला तत्वज्ञान भागवत धर्म वगैरे सांगून झाल्यानंतर शुकाचार्य कुठे गेले वास्तविक हा भागवताच्या अत्यंत शेवटी येणारा विषय त्यावेळेला चर्चेला हा घेतला गेला असता कदाचित घेतला गेलाही नसता परंतु एक तर आपण त्या विषयापर्यंत पोचण्याला अजूनही खूप वेळ लागेल आणि दुसरं आलेला प्रश्न आहे तो अनुत्तरित ठेवणं इष्ट नाही म्हणून आपण थोडासा विचार करू थोडं चिंतन करू थोडं समजून घेऊ मला वर वर पाहताना असं वाटलं की यात काय विशेष प्रश्न विचारण्यासारखं आहे आता मी तरी सांगतो मी वाचलं भागवत त्या भागवतातल्या बाराव्या स्कंधातल्या पाचव्या अध्यायात बाराव्या स्कंधातल्या कुठं काढून ठेवलं मी हा बाराव्या स्कंधातल्या सहाव्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की असे म्हणून म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं भागवत ते म्हणून आणि तुझं समाधान झालं ना असं विचारून झाल्यावर राजाने महर्षी शुकांची पूजा केली आणि नंतर ते परीक्षिताचा निरोप घेऊन बरोबरीच्या मुनींसह तेथून निघून गेले बस माझ्या वाचनात भागवतात एवढा संदर्भ आहे आता प्रश्नकर्त्याला भागवताच्या अठरा हजार श्लोकात आणखी काही उत्तर मिळालं असेल तर वास्तविक त्यांनी सांगायला पाहिजे की मला असा असा संदर्भ मिळाला परंतु त्याबद्दल काहीही उहापोह न करता किंवा तो संदर्भ न देता प्रश्नकर्त्याने एवढंच विचारलं की उपदेशानंतर शुकाचार्य कुठे गेले आता गीतेत म्हटल्याप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या भावनेने हा प्रश्न विचारला आहे पोटी हा प्रश्न विचारला आहे हा विचार मनात घेऊन उत्तर तर असं स्पष्टपणे कुठं भागवतात नाही परंतु आपण चिंतन करू पण अगदी सुरुवातीला माझ्या मनात प्रश्न असा आला की शुकाचार्याने उपदेश केल्यानंतर ते कुठे गेले या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर शुकाचार्य मुळात आले कुठून हा विचार का नाही आला मनात आणि दुसरं शुकाचार्यांनी उपदेश केल्यानंतर ते कुठे गेले हा विचार मनात फक्त शुकाचार्यांच्या बद्दल का आला हो नारदानी भक्तिसूत्र नारद हा भगवंतांचा अवतार भक्तिसूत्र रचली हे त्या अवताराचं नारदांचं कार्य हे अवतार कार्य केल्यानंतर नारद मुनी कुठे गेले नरसिंह अवतार आहे अमुक एक कारणासाठी कारणावतार झाला खांबामधून भगवान नृसिंह रूपात प्रकट झाले आणि त्यांनी काम केलं आणि मग ते कुठे गेले निघून हा कुठं संदर्भ आहे का सनत कुमार हा भगवंतांचा अवतार आहे सनत कुमाराने मी यापूर्वीच्या प्रवचनात आपणास सांगितलेलं आहे ब्रह्मचर्यासारखं कडक पालन करण्याचं आचरण करून दाखवण्यासाठी भगवंतानी हा अवतार धारण केला एकतर या विषयाचं इतकं महत्व आहे <coughs> असे हे चार सन नावानं सुरुवात होणारे चौघे जण त्यांचा हा गट यांचा अवतार संपल्यानंतर हे कुठे गेले वामनावतारानंतर वामन कुठे गेले कच्छपावतारानंतर कच्छप कुठे गेला आता शुकाचार्य हे अवतार नव्हेत परंतु शुकाचार्य हे बापसे बेटा सवाई या नात्याने व्यासांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ म्हटले जातात मग असे शुकाचार्य कुठे गेले या प्रश्नाबरोबर इतरांबाबत मनात प्रश्न का नाहीयेत आणि हे आले कुठून नारद कुठून आले नारदांच्या जन्माचा इतिहास भागवतात आहे बालक नारद त्यांना सर्पदंश झाला त्यांची आई मेली मग त्यांनी तपश्चर्या केली भगवत दर्शन सेकंदभर झालं त्यांना वगैरे वगैरे हा नारदांच्या पूर्वजन्मातला भाग भागवतात आलेला आहे पण नारदांचा जन्म भगव ब्रह्मदेवापासून झाला एवढा संदर्भ आहे बाकी नारदांच्या बद्दलचा इतिहास फारसा माहीत नाही कुठून आले तर हा थोडा जर आपण शोध घ्यायचा म्हटला तर कदाचित आपल्याला कुठून आले या उत्तराबरोबर ते कुठे गेले याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण कुठून आले तर भागवतात आता मी जे सांगणार आहे त्याचा भागवतात काही संदर्भ नाहीये परंतु इतरत्र संदर्भ आहे पुराणिक लोक सांगतात वर्णन आहे त्यानुसार परिस्थिती अशी झाली की इतक्या इतक्या सगळ्या सगळ्या वाङ्मय रचनेनंतर महर्षी व्यासांना जो असंतोष झाला त्याबद्दल पहिल्या स्कंदात आहे त्यावेळेला नारदांनी जे व्यासांना सांगितलं की तुम्ही भगवत भक्ती निर्माण करणारा ग्रंथ लिहिला नाही असं काही साहित्य निर्माण करा की ज्यामुळं सामान्य माणसाच्या मनात भगवत भक्ती निर्माण होईल आता असं साहित्य निर्माण केल्यानंतर काय किती वर्ष एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्याला किती लागली माहीत नाही तो कुठं काय संदर्भ नाहीये परंतु असं साहित्य निर्माण केल्यानंतर व्यासांना वाटलं की या इतक्या उत्तम साहित्याचा म्हणजे भागवत महापुराणाचा प्रसार करणारा कॉम्पिटंट सक्षम कोण आहे त्यांच्या नजरेला काय कोणी येईना म्हणून त्यांनी शंभर दिव्य वर्ष दिव्य वर्ष बर का तपश्चर्या केली भगवान शंकरांची आणि भगवान शंकरांना प्रार्थना केली की मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि कारण केवळ एकच की त्याच्याकडून भागवताचा प्रसार व्हावा भगवान शंकर म्हणाले माझ्यासारखा कशाला मीच अवतार घेतो असं म्हणून भगवान शंकराने जो अवतार घेतला ते म्हणजे शुकाचार्य आता ते शुकाचार्य ज्या वेळेला आईच्या गर्भात होते त्यावेळेला त्यांच्या मनात विचाराला की मी जर जन्माला आलो तर मायेच्या मोहात अडकेन म्हणून ते जन्माला येण्यासाठी गर्भाच्या बाहेर येईच ना आता काय करायचं म, भगवंतां भगवान शंकरांनी शुकाचार्याला आशीर्वाद दिला की या मायेचा तुझ्यावर परिणाम होणार नाही असा आशीर्वाद दिल्यानंतर हे शुकाचार्य जन्माला आले आणि जन्माला आले तेच मुळी भागवतात पहिल्या अध्यायात आहे तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही तो श्लोक पाठ करा असं मी म्हटलेलं आहे परंतु ते ते हा संसार सोडून तपश्चर्येसाठी अरण्यात निघून जायला लागले आता अरण्यात निघून जायला लागल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ शुकाचार्य चालले बोलवायला अरे मी ज्या उद्देशाने प्रार्थना करून तू जन्माला आलास तो उद्देश राहिला बाजूला आणि तू वनात संन्यास घ्यायला निघालास असा मनात विचार करून ते त्याच्या पाठीमाग हाक मारत मारत निघाले काय म्हणाले ते यम प्रव्रजंत मनुपे कृत्यम त्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेन्दु तम सर्वभूत हृदय मानतोस्मि आता इथे एवढा एकच शब्द आपण लक्षात घेऊ की ते म्हणतात की शुकरूप झाल्यामुळे व्यासाने हाक मारली अरे शुका अरे शुका अरे शुका थांब थांब म्हणून हाक मारली त्यावेळेला शुकरूप झाल्यामुळे वृक्षांनीच ओ दिली त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो इथं म्हटलेलं आहे तम सर्वभूत हृदय सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित झालेल्या अशा शुकाचार्यांना मी नमस्कार करतो आणि पुढच्या श्लोकात हा श्लोक आहे पहिला स्कंद दुसरा अध्याय दुसरा श्लोक आणि तिसऱ्या श्लोकात शुकाचार्यांना अध्यात्म दीप असे म्हटलेलं आहे यस्वानुभावम अध्यात्म दीप अध्यात्म दीप म्हटलेलं आहे शुकाचार्यांना आणि अध्यात्म दीप हेच वर्णन दशमस्कंधात भगवान श्रीकृष्णांच्या साठी शब्द हा वापरलेला आहे आता कोण होते शुकाचार्य याचा तुम्ही एक साधारण अंदाज घ्या तम सर्वभूत हृदयम अशी जन्मत अवस्था असलेले अध्यात्म दीप असलेले ते शुकाचार्य त्यांनी राजा परीक्षिताला उपदेश केला आता ते चालले वनात संन्यास घ्यायला त्यांच्या पाठीमाग शुकाचार्य चालले ते निघून गेले कोण शुकाचार्य आता काय करायचं इलाज याच्यावर तर महर्षी व्यासांनी आपल्या अनेक शिष्यांना बोलावलं आणि त्यांनी त्यांना भागवतातले दोन श्लोक दिले आणि सांगितलं तुम्ही हे दोन श्लोक म्हणत म्हणत रानोमाळ वनात जंगलात हिंदा, ते श्लोक ऐकल्यानंतर त्यात केलेल्या भगवंतांच्या वर्णनाबर हुकूम भगवंतांचं चित्र डोळ्यापुढं उभं राहिल्यामुळं आकर्षित होऊन शुकमुनी परत येतील आता कुठले ते दोन श्लोक भागवतातले बिभ्रद वेणुम जठरपटयो च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ केली स्कंद दहावा अध्याय तेरावा श्लोक अकरावा हा श्लोक आणि बर्हा पीडम नटरवपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालाम् रन्ध्रान् सुधया स्वपद रमण प्रावेशात गीत कीर्ति दहावा स्कंद एकविसावा अध्याय पाचवा श्लोक मी आता इथं बोललेलो आहे ते रेकॉर्ड झालेला आहे तुम्ही ते नीट लक्ष देऊन श्लोक वाचा म्हणा त्याचा अर्थ समजून घ्या आणि ते किती सुंदर आहेत वाङ्मयाच्या दृष्टीनं भगवंतांचं वर्णनाच्या दृष्टीनं शुकाचार्य इतके आकृष्ट झाले की ते परत आले परत आले असा हा ते संन्यास घ्यायला गेलेल्यापासून परत आलेल्याचा कथाभाग मी तुम्हाला सांगितला आपला विषय आणि प्रश्न या शंगानं अनुषंगानं हा विषय पूर्ण झालेला नाही आपण या पुढचा भाग पुढच्या प्रवचनात बघू रामकृष्ण हरी